संतांची स्तुती ती दर्शनाच्या योगी पडिल्या प्रसंगी ऐशिकीजी संकल्पती सदा स्वामीचे चित्ती हा कोणये व्रती अखंडित दाशत्वती असे एकविध नावी पुरो नये जीवे भिन्नत्वासी निज बिजा येथे तुका अधिकारी पाहिजे ते पेरी तयवेळी दर्शनाच्या वेळी प्रसंग येईल त्याप्रमाणे संतांची स्तुती करावी नेहमी स्वामीच्या विषयीच सर्व संकल्प असावेत त्यांच्याविषयीच अखंडित असणारी व्रती उगीच भलतीकडे भटकू देऊ नये ईश्वराविषयी एकनिष्ठ असणे हेच खरे दास्यत्व आहे आपला जीव स्वामीला अर्पण करावा भिन्नत्वाने वेगळे कधी राहू नये तुकाराम महाराज म्हणतात निजात्म स्वरूपाच्या बीजाविषयीचा मी या ठिकाणी अधिकारी झालो असून ज्या वेळेला जे पाहिजे त्याची पेरणी मी करीत असतो श्रीजीचा एकांत वागी पाशी कळी झाकली या डोळी अधपातू राहू अथवा मुगो जळो अगे मधी निवाडतो आधी होऊन गेला भेने झडपणे नाही येथे तुझे पादर धिटा ओझे हतियारे तू का म्हणे मज नाही जी बसा तो वरी सहसा निवाडा तू एखादी स्त्री आपल्या पतीबरोबर शेजेवर एकांतात क्रीडा करीत असते पण शेवटी पतीबरोबर सहगमन करण्याचा जेव्हा प्रसंग आला की अग्नीच्या सान्निध्यामध्ये तिचे प्रेम खरे आहे की काही समजून येते त्यावेळी तिचे भयाने अथवा मोहाने डोळे झाकले की तिचा अर्धपाप झाला असे समजावे मग ती जिवंत राहावं किंवा आगीमध्ये उडी घालून जळून जावं पण यापूर्वी तिच्या एकनिष्ठेचा निर्णय होऊन गेलेला असतो जातीवंताच्या ठिकाणी भीतीचे दडपण कधी येतच नाही ते कधीच नसते परंतु उगीच बडाईखोर पण भित्रा मनुष्य मात्र हत्याराचे ओझे होते म्हणून भिवून जातो तुकाराम महाराज म्हणतात कसोटीच्या वेळी जोपर्यंत निवाडा झालेला नाही तोपर्यंत मला कुणाचाच भरवसा वाटत नाही न सरे भांडारू भरले वेची तापारू मवी त्याचे पोट भरी पुढे उरे कारणा पुरता लाहू आपुलाल्या हिता तुका म्हणे देवा पुढे केला चाले हे ईश्वराच्या कृपेने हे भांडार इतके भरलेले आहे की त्यामधून कितीही खर्च केला तरी सुद्धा ते कधी रिकामे होत नाही कधी सरत नाही याचे मोजमाप जो करतो त्याचे पोट तर भरतेच पण पुढल्या लोकांच्या साठी सुद्धा ते खूपच शिल्लक राहते आपापले हित साधण्यासाठी ज्याने त्याने कारणापुरते त्याचे सेवन करावे तुकाराम महाराज म्हणतात देवापुढे आपण त्याची हाव धरली तर ती पूर्ण होते सरे हाव केली अमो पा व्यापारी पावे सरे धनवंत जालू हरिदास शिरत्वाच्या नेमी झाली ठावीवर मी पुढिलांची जगा हे असे अभिन्न बळी दिला जीव म्हणवनी तुका म्हणी परी लागलो विल्हेसी चालत या स्वामी रुनी खूप व्यापाराची हाव धारण करून एकदम धनवंत व्हावे म्हणून खटपट केली मोठ्या शिरोत्वाने एकनिष्ठपणाने हरिदास झालो पुढे गेलेल्या हरिदासांच्याकडून मला त्याला प्रयत्न करून घेण्याची वर्मे सापडली आहेत हा अभिन्नत्वाचा लाभ जगा वेगळा आहे आणि तो मला मिळाला आहे त्याच्यासाठीच मी आपला जीव बळी दिलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात मी या मार्गाने चालू लागलो आणि त्याच दिवसापासून हा स्वामी माझा ऋणी झालेला आहे कोण तुझे हरिशिनू शरण दिन आल्याचा तुम्हा विन जगदिशा उदार ठसा त्रिभुवनी हो नैसे वारी पापू हरितापू जन्माचा तुका म्हणी धाव घाली कोण चाली मनाची शरण आलेल्या जीवाला शरण आलेल्या दीन भक्तांचा त्रास या श्री हरिशिवाय दुसरा कोण बरे दूर करू शकणार आहे हे परमेश्वरा हे जगदिशा तुमच्याशिवाय उदारपणाचा ठसा या त्रिभुवनामध्ये दुसरा कुणाचा उमटणार आहे या जन्मी झालेले पाप आणि दुःख दूर करणारा असा या श्रीहरीशिवाय दुसरा कोणी नाही तुकाराम महाराज म्हणतात आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी मनाच्या वेगाने धाव घेणारा असा या श्रीहरीशिवाय दुसरा कोणीही या जगामध्ये नाही ग्रंथांची अर्थ नेनते हे खळू बहु अनर्गळू झाली विषयी नाही भेद म्हणून भलतेची आचरी मोकळा विचरी मनासवी तुका म्हणे विषा नावते अमृतू पाप भीतो नाही नष्टू हे दुष्ट लोक ग्रंथांचे अर्थ नीटपणे जाणीत नाहीत समजून घेत नाहीत म्हणूनच हे विषयासक्त अतिशय स्वच्छंदी बनले आहेत अनर्ग झाले आहेत सर्व जग एकाच बीजापासून निर्माण झाले असल्याने ते सर्व एकच आहे त्यात भेद नाही असा समजुतीचा भलताच अर्थ करतात आणि ते आचरण करतात मनाला वाटेल त्याप्रमाणे ते विचार करीत राहतात तुकाराम महाराज म्हणतात खरे तर हे विषय विश्वत असून सुद्धा ते नष्ट लोक त्याला अमृताप्रमाणे मानतात आणि पाप पुण्याची चिंता करीत नाहीत का या वाच्या म्हणे झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधित ना विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे तुका म्हणे चित्तू करावे निर्मळू येऊन व पाळू राही तिथे शरीर वाणी आणि मन यांच्या सह्याने जो अगदी अनन्य भावाने एकनिष्ठेने विष्णुदास झाला आहे त्याला काम क्रोध अशा प्रकारचे विकार कधीच बाधत नाहीत जो सेवक आपल्या स्वामीवर विश्वास ठेवतो तोच त्याच्यावर स्वतःची सत्ता गाजवतो सर्व प्रकारचे ऐश्वर भोगीत राहतो तुकाराम महाराज म्हणतात यासाठीच आपले चित्त विकार रहित असे निर्मळ करावे म्हणजे त्या ठिकाणी गोपाळ येऊन आपली वस्ती करीत असतो यातीहीन मतीहीन कर्महीन माझे सांडून या सर्व लज्जा शरण आलो तुझ येई गा तू माय बापा पंढरीच्या राया तू जविनशीन झाला क्षीण झाली काया दिनानाथ दिनबंधू नाम तुझे साजी पतित पावन नाम ऐशी वृदावळी गाजी वरे नीट उभा कटावरे करू तू का म्हणे हे ध्यान निरंतरू देवा मी हीन याचीच आहे माझी बुद्धी हीन प्रकारची असून माझे कर्म सुद्धा हीन आहे मी सर्व लाज लज्जा सोडून तुला सर्व भावे शरण आलो आहे माय बाप्पा पंढरी राया तू माझ्यासाठी धावून ये तुझ्याशिवाय मला फारच क्षीण झाला असून माझे सर्व शरीर शिनून गेले आहे श्रमले आहे दिनांचा नाथ दिनांचा बंधू असे नाव तुला फार चांगले शोभून दिसते हे पतित पावन अशी तुझी वृदावळी सर्वत्र गाजत आहे तुकाराम महाराज म्हणतात तू विटेवर नीट उभा असू तुझे हात कमरेवर आहेत आणि हेच ध्यान निरंतर असे आमच्या स्मरणामध्ये राहू गंगाली अम्मावरी संत पाऊले साजरी तेथे करीन मी अंघोळी उडे चरण रजधुळी येती तीर्थावळी पर्व काळू सकळू पाप पळाली जळाली भव दुःख दुरावली तुका म्हणी धन्य झालू सप्तसागरातून नालू संतांची पावले आज आम्हाला दृष्टीस पडली ही एक प्रकारची गंगाच आमच्यावर आलेली आहे ज्या ठिकाणी संतांच्या चरणावरील धुळीचे कण उडतात त्या ठिकाणी मी अंघोळ करीन त्याच ठिकाणी सर्व तीर्थ सर्व पर्वकाळ यांची उपस्थिती असते यामुळे माझे सर्व पाप जळून भस्म झाले आहे आणि माझे संसार दुःख सुद्धा सर्व निमाले आहे तुकाराम महाराज म्हणतात या संतांच्या कृपेच्या सागरामध्ये न्हाल्यामुळे मी आता खरोखर धन्य धन्य झालो आहे पोटासाठी खटपटो करीशी अवघा विळू राम राम म्हणता तुझी बसली दात खेळू हरीची नाम कदा काळी कारे नये वाची म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे द्रव्याची आशा तुझला दाही दिशान पुरती कीर्तनाशी जाता तुझी जड झाली माती तू का म्हणी ऐशा जीवा काय करू आता राम राम न म्हणे त्याचा गाढव माता पिता अरे तू पोटासाठी सर्व वेळ खटपट करीत राहतोस आणि राम राम म्हणताना मात्र तुझी दाखील बसून जाते भगवंताचे नाम तुझ्या वाणीमध्ये कसे कार्य येत नाही हे रामनाम घेतल्यामुळे तुझ्या बापाचे काही खर्च होते का द्रव्य मिळवण्यासाठी तुला दहा दिशा कधी पुरत नाहीत पण कीर्तनाला जाताना मात्र तुझी बुद्धी जड होते मंद होते तुकाराम महाराज म्हणतात अशा जीवांना मी आता करू तरी काय जे कुणी रामनाम घेत नाहीत त्यांचे आईबाप गाढव आहेत असे समजावे आम्हा सुकाळ सुखाचा जवळी हाटो पंढरीचा साधाविती वाचा रामनामे वैष्णव घ्यारी आपुलाल्या परी नका ठेवू काहीवरी ओसरता भरी तोंडवरी अंबरू वाही बंदर द्वारका खेपाली पुंडलिका उभेची विकले एका सनकाधिका सापडली धन्य धन्य ही भूमंडळी प्रगटली नामावळी घेते जे दुबळी ती आगळी सदैव माप आपुले निहाते कोणी नाही निवारते पैस करून चित्ते घ्यावे ते आपुलिया नाही वाटीता सरले आहे तैशेची भरले तुका म्हणे गेले या विनो न घेता पंढरपूरचा बाजार आम्हाला अतिशय जवळच असल्यामुळे त्या ठिकाणी सुखाचा मोठा सुकाळ झाला आहे या ठिकाणचे जन रामनामाच्या वाणीने मला सावध करीत आहेत अरे तुम्ही आपापल्या शक्तीप्रमाणे या ठिकाणचा रामनामाचा माल घ्या त्यामधील काही उरू देऊ नका कमतरता करू नका त्याचा भर जर ओसरत आला तोंडावर मी चिदाकाशीची पटल धरीन द्वारकेच्या बंदरामधून प्रेम भक्तीचा हा माल वाहत आला असून यावेळची याची खेप पंढरपुराला कुंडलिकासाठी आलेली आहे की त्यालाच अगदी उक्ती आयती विकलेली आहे हे भांडवल समकाधिकांना सापडले आहे श्रीहरीचे नाम या भूमंडळामध्ये प्रकटले हे खरोखर धन्य झाले जे दीन लोक भक्तिभावाने राम नामाचा लाभ घेतात त्यांचे भाग्य विशेष प्रकारचे आहे या हरिनामाच्या मालाचे माप आपण आपल्या हातानेच करायचे असते या ठिकाणी कुणी यावेळी निवारण करणारे नाही आणि आपले चित्त सर्व विकारांपासून दूर करून मोठे करून या रामनामाच्या साह्याने आपले चित्त साधून घ्यावे तुकाराम महाराज म्हणतात हा हरिनामाचा माल कितीही वाटून झाला तरी सरलेला नाही सरत नाही तो तसाच भरलेला आहे त्याचे ग्रहण न करणारे कित्येक जण फुकट वाया गेलेले दिसतात चुकलिया चाळा वाती घालून बैशी डोळा तैशी जागी करे चित्ता काही आपोली हिता निक्षेपिली धनु तेथे गुंतलेशे म्हणू नाशिवंतासाठी तुका म्हणे करिशियाटी रोजच्या व्यवहारामधील जर हिशोब चुकला तर डोळ्यामध्ये तेल घालून अगदी बारकाईने त्याचा शोध घेतला जातो त्याप्रमाणेच आपले हित साधण्यासाठी आपले चित्त सतत जागे ठेवावे लागते नाहीतर पुरून ठेवलेल्या धनापाशी चित्त गुंतून राहिलेले दिसेल तुकाराम महाराज म्हणतात जे नाशवंत आहे अशाश्वत आहे टिकणारे नाही त्यासाठी तुझे प्रयत्न चालू असतात करुणी जतनू को ना कामा आली धनु ऐशी जाणता जाणता का रे होतोशी नेनता प्रिया पुत्र बंधू नाही तुझो याशी संबंधू तू का म्हणे का हरे विनो नाही सखा अरे जे मुळातच नाशिवंत आहे अशा नाशिवंत धनाचे तू फारच रक्षण करीत आहेस पण त्यांचा उपयोग कुणाला झालेला आहे का हे तू जाणत असून सुद्धा असा नेमता का होतोस प्रिय वाटणारी बायको मुलगा बंधू यांच्याशी खरे म्हणजे काहीच संबंध नसतो तुकाराम महाराज म्हणतात या श्रीहरीशिवाय या जगामध्ये दुसरा सखा खरोखर कोणीही नाही आम्ही दे तू आता कारे झालाशी तू मुका न बोलशी नारायणा कळलाशी क्रियाहीना आधी करू चौघा चारू मग सांडू भिड भारू तुका म्हणे शेवटी तुम्हा महा घालू तुटी देवा तुला आम्ही हाका मारत आहोत आणि तू मात्र मुका होऊन बसला आहेस आमच्याशी तू का बरे बोलत नाहीस हे नारायणा तू आमच्याशी काहीच बोलत नाहीस यावरून तू क्रियाहीन झाला आहेस असेच आम्हाला वाटते आहे आम्ही आधी तुला चार चौघामध्ये नेऊन न्याय करू आणि तू जर या बाबतीत ऐकले नाहीस तर मग आम्ही काही तुझी भीड धरणार नाही तुकाराम महाराज म्हणतात शेवटी तुमचा आमचा संबंधच आम्ही तोडून टाकू नव्हे भिडा हे कारण जाणे करो ऐशे जनो जो जो धरावा लौकिक रबडवितोषी आणि चाल जाऊ संतान पुढे ते हे निवडते रोकडे तू का म्हणे तू निर्लज्ज आम्हा रोकडे गरजू देवा तुझी आम्ही भिडभाड धरल्यामुळे काही काम होत नाही असे सर्व लोक जाणतात आम्ही आता तसेच करू जसं आम्ही तुझा लौकिक राखावा तसतसा तू आम्हाला फारच रडवतोस आम्हाला दुखी करतोस चल आता आपण संतांच्या पुढे जाऊया त्या ठिकाणी ते संत आपला खरा निवाडा करतील तुकाराम महाराज म्हणतात तू एक लाज सोडली आहेस पण आम्हाला मात्र तुझी उघड उघड खरोखर गरज आहे तुझी आम्हाला जरुरी आहे बहु होता मला परे रांडेने नाशिला बहु शिकला रंग चाळी खरे खोटे हिचे वेळे नवते आळविते कोणी हिने केला जगरुनी ज्याचे त्यासीने दे देऊ तुका म्हणे धावे खाऊ हा देव पूर्वी फार खरोखर चांगला होता पण या मायारूपी रांडेने त्याला फार बिघडवून टाकली हिच्या संगतीने हा अनेक प्रकारचे खरे खोटे चाळे करायला शिकला सुरुवातीला याला कुणीही चाळवीत नव्हते पण हिच्यामुळे तो या जगाचा ऋणी झाला आणि जग याच्या नावाने हाका मारू लागली तुकाराम महाराज म्हणतात ही माया ज्याचे त्याला कधीच मिळू देत नाही आणि कुणी मागायला आला तर ती त्यालाच खाऊन टाकते काय करावे ते आता झाले नाहीसे बोलता नाही दोघांचे हाती गाठी घालावी एकांती हो या पुली काजू तो हे भिडू सांडू लाजू तुका म्हणे देवा आधी निवडू हा गोवा मला आता काही बोलता येत नाही असे झाले आहे आता मी काय करू दोघांच्याही हातामध्ये काहीच उरलेलं नाही म्हणून ही माया नसताना त्या देवाची एकांतामध्ये भेट घ्यावी जोपर्यंत आपले कार्य होत आहे तोपर्यंत लाज आणि भिडभाड सोडून द्यावी तुकाराम महाराज म्हणतात देवा हा तुमच्या मायेचा गुंता आधी तुम्ही दूर करा केली सलगी तोंड पिटी आम्ही लढिवाळे धाकुटे न बोलावे तेचे आले देवा पाहिजे साहिले अवघ्यामध्ये कवेडे त्याचे खेळवे ते कोडे तुका म्हणे माय बापा मजवरी कोपू नका देवा तुझे आम्ही लाडके आणि लढिवाळ मुले आहोत म्हणूनच तुझ्या पुढे आम्ही सलगीने वाटेल तशी बडबड करतो आहे देवा आम्ही जे तुला बोलू नये तेच आमच्या मुखातून बाहेर पडते तुम्ही हे सारे सहन केले पाहिजे सर्व मुलामध्ये जे अर्धवटाने वेडसर असते त्यालाच त्याचे आईबाप मोठ्या कौतुकाने आणि लाडाने खेळवतात तुकाराम महाराज म्हणतात हे मायबापा तुम्ही माझ्यावर रागावू नका कोपू नका माझ्यावर कृपा करा शिकवणी बोलू केले कवतुक नवलू आपण या रंजविले बापे माझी या विठ्ठले हाती प्रेमाचे भातुके आम्हा देऊन या निके तुका करी ठाऊ पाहे रखमाईचा नाहू अशा प्रकाराने बोलायला देवानेच मला शिकवली आणि तोच माझे या बोलण्याचे कौतुक करीत आहे माझा बाप जो श्री विठ्ठल त्यानेच मला बोलते करून स्वतःला रंजवून घेतली आहे त्यानेच माझ्या हातामध्ये चांगल्या प्रेमाचा खाऊ दिलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात मी हा असा अट्टहासाने ठाव फोडीत असतो आणि रुक्माईचा पती माझ्याकडे कृपावंत होऊन पाहत राहतो तेथे सुखाची वस्ती गाती वैष्णव नाचती दिंड्या पताका झळकती गरजती हरी नामी दोषा झाली घे घे मारी पळती भरली दिशाचारी न येती माघारी नाही उरी परताया विसरुनी देवपना उभा पंढरीचा राणा विटोनी निर्गुणा रूप धरिले गोजरी पोट शेविता न धाई भूक भुके लिच राही तुका म्हणे पाही कोण असो मुक्तीची ज्या ठिकाणी हे वैष्णव प्रभूच्या प्रेमाने नाचतात गातात जे या ठिकाणी दिंड्या आणि पताका झळकत असतात ज्या ठिकाणी हरिनामाचा गजर सातत्याने नेहमी होत असतो त्याच ठिकाणी सुखाची वस्ती असते या ठिकाणी सर्व प्रकारच्या दोषांचा मारहाण होत असल्यामुळे ते अगदी त्रासून चारही दिशांना पळून जातात ते परत माघारी कधीच येत नाहीत कारण परत येण्यासाठी ते शिल्लकच राहत नाहीत या ठिकाणी स्वतःचा देवपणा विसरून हा पंढरीचा राणा उभा राहिलेला आहे याला आपल्या निर्गुणाचा वीट आल्यामुळे याने हे साजरे गोजरे रूप धारण केले आहे तुकाराम महाराज म्हणतात या पंढरीच्या राण्याला आणि वैष्णवांच्या प्रीतीस कधीही पोट भरून पाहिले तरी तृप्ती होत नाही कितीही यांचे सेवन केले तरी सुद्धा भूक तशीच भुकेली राहते अशा या सुखापुढे मुक्तीची सुद्धा कुणाला इच्छा राहणार नाही शूद्रवंशी जन्मलो म्हणून जंभे मोकलिलो अरे तुझी माझा आता माय बापू पंढरीनाथाव गोकाया अक्षरू मज नाही अधिकारू सर्व भावी दिनू तुका म्हणे यातिहीनू मी शुद्राच्या म्हणजे कुणब्याच्या वंशामध्ये जन्माला आलो म्हणून मला अहंकाराने सोडून दिले आहे त्यामुळे मी अहंकारापासून वाचलो आहे हे पंढरी नाता अरे तूच आता माझा मायबाप आहेस वेदाची अक्षरे घोकण्याचा मला अधिकार दिला नाही तुकाराम महाराज म्हणतात मी सर्व भावाने दिन झालो असून हिन जातीचा झालो आहे वेडी वाकडी गायनू परी मी तुझाची म्हणविनू मजतारी दिनानाथ साचू करी आता केल्या अपराधांच्या राशी म्हणवणी आलो तुझ पाशी तू का म्हणी मजतारी सांडी ब्रिदू नाही तरी देवा मी तुझे गुणगान अगदी वेड्या वाकड्या शब्दात गाईन तरी सुद्धा मी तुझाच आहे असे मी म्हणत राहीन आणि म्हणवून घेईन हे दिनानाथा मला तारून तुम्ही तुमचे ब्रीद सार्थ करून दाखवा आतापर्यंत मी अनेक अपराधांच्या राशी केल्या आहेत म्हणून तर आता तुमच्यापाशी आलो आहे तुकाराम महाराज म्हणतात मला तुम्ही आता तारा किंवा हे पतित पाहुणा दिनानाथ हे आपले ब्रीद आहे ते तरी सोडून द्या हरी भक्त माझे जीव लग सोयी रे हृदय पावले धरीन त्यांचे अंत काळी येते माझ्या सोडवणे मस्तक पैसने देईन त्यासे हा निकसोयी रे सज्जन ओ हो कोणी वैष्णवा वाचोनी नाही मजू देईन आळिंगनो धरीन चरणू संसार शिनू नाशे तिने कंठी तुळशी माळा नामाचे धारकू ते माझे तारकू भवनदीचे तयांचे चरणी घाली मी मिठी चाड हे वैकुंठी नाही मजू आळशी दंभे भावी हरीचे नाम गाती ते माझे सांगाती परलोकीचे काया वाचा मनी देईन क्षेम त्यासी साड जीवित वासी नाही मजू हरीचे नाम मजू मनविते कोणी तया सुका धनी धनीवरी तुका म्हणी तया उपकारी बांधलू म्हणवनी आलो शरण संत श्रीहरीचे भक्त हे माझे जिवलग आहेत तेच माझे सगळे सोयरी असून मी त्यांची पावले माझ्या हृदयामध्ये धरून ठेवीन माझ्या अंतकाळी मला सोडवण्यासाठी हेच येतात ते आले म्हणजे मी त्यांना माझे मस्तक बसायला देईन या वैष्णवाशिवाय मला इतर दुसरे कुणीही सज्जन आणि सोयरे नाहीत मी त्यांना आलिंगन देईन त्यांचे पाय धरीन त्यांच्यामुळे माझे संसार दुःख कमी होईल जे वैष्णव नामाचे धारक आहेत आणि ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे ते मला या भव नदीवरून सुखरूपपणे पार घेऊन जातील अशा वैष्णवांच्या चरणी मी मिठी घालीन याशिवाय मला वैकुंठाची सुद्धा इच्छा नाही जे कोणी आळसाने दंभाने किंवा भावाने श्रीहरीचे नाम गातात ते माझे परलोकीचे सोबती आहेत मी त्यांना कायावाच्या मनाने आलिंगन देईन त्यांच्या पुढे मला माझ्या जीवाची सुद्धा फिकीर नाही जे कोणी माझ्या मुखातून श्रीहरीचे नाम वजवतील तर ते सुख मी माझी इच्छा तृप्त होईपर्यंत घेत राहील तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे मी या वैष्णवांच्या उपकाराने बांधला गेलो आहे म्हणूनच मी संतांना सर्व भावे शरण आलो आहे लटिका तू प्रपंच एक हरे साचा हरिविन तो सर्व इंद्रिय लटिकेते मौन भ्रमाचे ते स्वप्न हरिविन ध्यान नश्वरवही लटकिया व्युत्पत्ती हरिविन करीते हरि नाही चित्ती तोशेव जाना तू कामनी हरिती धरिशी निर्धारी तरी तू झड करी जाशे वैकुंठा हा सर्व बाह्य प्रपंच लटका असून श्रीहरी भगवंत हाच एकमेव खरा आहे या श्रीहरीशिवाय सर्व इंद्रिय सुद्धा लटके आहेत या श्री हरीशिवाय उगाच मौन धारण करणे लटके असून त्याच्याशिवाय ध्यान धरणे सुद्धा भ्रमासारखे नाशवंत आहे श्रीहरीशिवाय शास्त्रज्ञान किंवा व्युत्पत्ती ज्ञान ही सुद्धा लटके आहेत आणि ज्याच्या चित्तामध्ये श्रीहरीविषयी प्रेम नाही तो खरोखर प्रेत स्वरूप आहे असा समजावा तुकाराम महाराज म्हणतात तू निश्चयाने श्रीहरीला चित्तामध्ये धारण कर म्हणजे तू ताबडतोब वैकुंठाला जाशील सर्वस्वा मुकावे तेने हरी जिनकावी अर्थ जीवे देह त्यागू मोह ममता माया चाड नाही चित्ता विषय कंद व्यथा जाळून लोक लज्जा दंबून आणि अहंकारू करुणी मत्सरू देशधडी शांती क्षमा दया सखिया विनमुनी मूळ चक्र पाणी धाडी त्यासी तुका म्हणी याती अक्षरे अभिमानू चांडून या शरणूर घे संता ज्याला ईश्वराला जिंकायचं आहे त्याने आपल्या सर्वस्वचा त्याग करायला तयार असावी धन संपत्ती प्राण जीव देह या सर्वांचा त्याग करायला तयार असावी मोह माया ममता चिंता यांच्या संबंधी कोणतीच गरज न ठेवता सर्व विषयांच्या मुळातील दुःखच जाळून टाकावी लोकलज्जा दंभ अहंकार मत्सर यांना देशोधडी घालून द्यावी शांती क्षमा यांना मैत्रीने करून त्यांना विनंती करून चक्रपाणी देवाला आणण्यासाठी पाठवावी तुकाराम महाराज म्हणतात आपल्या जातीचा आणि विद्वत्तेचा अभिमान सोडून संतांना सर्व भावे शरण जावे एकांताचे सुखो दे मज देवा आघात या जीवा चुकवणे ध्यानी रूपवाचे नाम निरंतरू आपुला विसर पडून दे माय बाळा भेटी सुखाची आवडी तैशी मज गोडी देई देवा कीर्ती ऐकून या झालो शरणागतू दासाचे तो हित करीतोशी तू का म्हणे मी तू दीन पापराशी घालावे पाठीशी माय बाप देवा माझ्या जीवाला जे होणारे आघात आहेत ते नाहीसे करून मला तुझ्या एकांताचे सुख मिळवून दे तुझे रूप माझ्या ध्यानामध्ये निरंतर ठसावे आणि माझ्या वाणीमध्ये तुझे नाम सतत राहावे तू आपला विसर मला कधीही होऊ देऊ नकोस आईची आणि मुलाची भेट कशी मोठ्या प्रेमाने होते त्याप्रमाणेच तसलीच गोडी देवा तू मला दे तू दासांचे हित करतोस अशी तुझी कीर्ती ऐकून मी तुला शरण आलो आहे तुकाराम महाराज म्हणतात मी तर दीन आहे आणि पापांची राशी असून हे मायबापा माझे सर्व अपराध विसरून तू मला पाठीशी घालावीस लटके ते ज्ञान लटके ते ध्यान जरी हरे कीर्तन प्रिय नाही लटकेची दंभ घातला दुकानू चाळविले जणू पोटासाठी लटिकेची केली वेद पारायणू जरी नाही स्पुंदनो प्रेम कथे लटिकेती तपो लटिका तो जपू आळस निद्रा झोप कथा काळी नाम नावडी तो करील बाहिरी नाही त्याची खरी चित्तशुद्धी तुका ऐशी गरजती पुराणी शिष्टांची वचने मागिलाही ज्या माणसाला श्रीहरीचे कीर्तन आवडत नाही त्याचे ज्ञान लटके आहे खोटे आहे आणि ध्यान सुद्धा लटके समजावे हे ज्ञानी आणि ध्यानी खोटे असून त्यांनी दंभाचे दुकान घातलेले असते पोटासाठी लोकांना फसवण्याचा त्यांचा हा धंदा असतो श्रीहरीच्या प्रेमकथेमध्ये जर चित्त सद्गदित झाले नाही कंठ दाटून आला नाही तर वेदांचा अभ्यास परिपूर्ण केला तरी सुद्धा तो लटकाच आहे तो खोटाच आहे कथेच्या वेळी आळस आला झोप आली तर जप तप सर्व व्यर्थ समजावे ज्याला श्रीहरीचे नाम आवडत नाही त्याचे चित्त शुद्ध नसल्यामुळे त्याचे बाह्याचरण काही कामाचे नसते तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारची गर्जना सर्व पुराणांनी केलेली आहे आणि पूर्वीच्या सर्व शिष्टांनी सुद्धा हेच सांगितले आहे भूती भगवत भाऊ मात्रा सहित जीवू अद्वैत तो ठावू निरंजन एकला ऐशी गरजेती पुराणी वेदवाणी सकळ संत गरजेतील तेने अनुभवे निर्भरू माझे तुझे हा विकारू निरसता एकंकारू न लगे काही फारू विचारचे करणे तू का म्हणे तुझे हे तो नाही सहजे संकल्पाच्या काजे आपे आपो वाढले सर्व भूतमात्रामध्ये भगवत भावानी सर्व मात्रामध्ये एकाच जीवतत्वाची अनुभूती असा भेद शून्य अनुभव शुद्ध आणि एकाकी आहे पुराणे वेद सर्व लोक असेच बोलत असतात अशा स्वरूपाच्या अनुभवाने निर्भय होऊन संत सुद्धा हीच गर्जना करतात तुझ्या आणि माझे हा भेदभावाचा विकार आत्मज्ञानाने नाहीसा झाला म्हणजे सर्व एकाकीपणे चैतन्य तत्वच शिल्लक राहते याच्याशिवाय तू दुसरा कुठला फार विचार कधी करू नकोस तुकाराम महाराज म्हणतात दुजा भाव हा विपरीत कल्पनेमुळे वाढलेला आहे ही काही त्याची सहज अवस्था नाही सहज स्थिती नाही जीवाच्या ठिकाणी निरनिराळे संकल्प निर्माण होतात ते वाढतात म्हणूनच आपोआप ही द्वैत भावना निर्माण होते आणि तिचा प्रसार झालेला आहे नेने फुंकू कानू नाही एकांतीचे ज्ञानू तुम्ही ऐका हो संतु माझा सादर व्रतांतू नाही देखिला तो डोळा देव दाखवू सकळा चिंतनाच्या सुखी तुका म्हणे नेने दुखी मी उगीच अधिकार नसताना कुणाला कानमंत्र देऊन उपदेश देण्याचे जाणत नाही एकांतामध्ये तत्वमशादी महावाक्यांचा उपदेश देण्याचे ज्ञान सुद्धा मला नाही हे संत लोक हो तुम्ही माझी ही हकीकत सावधान आणि सादर चित्ताने ऐका ज्या देवाला कुणी सुद्धा या साक्षात डोळ्यांनी पाहिलेले नाही तो देवच आम्ही सर्वांना प्रत्यक्षपणे दाखवू तुकाराम महाराज म्हणतात या श्रीहरीच्या चिंतनाच्या सुखामध्ये मी असल्यामुळे कोणत्याही इतर सुखांची जाणीव मला कधीही होत नाही त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे मग जैसा तैसा राही काय पाहे उरले ते अंतरचे विषम गाढे येऊ पुढे नेदावे तुका म्हणे शुद्ध म्हणू समाधान पाहिजे त्याग करायचाच झाला तर देहभावाच्या अहंकाराचा पूर्णपणे त्याग करावा जो अहंकार आहे त्यालाच घालवून द्यावं म्हणजे अहंकाराचा त्याग करा आणि त्यानंतर ज्या स्थितीमध्ये असतील त्याच स्थितीमध्ये शांतपणे उगीच राहा आणि खाली काय होते ते पहा अंतरयामामध्ये असलेली ही पक्की द्वैताची भावना किंवा ध्येयभावाची कल्पना कधी पुढे येऊ देऊ नये तुकाराम महाराज म्हणतात मन शुद्ध ठेवून नेहमी समाधानाने राहिले पाहिजे मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते तुका संतान पुढे पायी झोंबे लाडे कोडे आईच्या चित्तामध्ये सदा सर्व काळ फक्त आपल्या मुलाविषयीचाच विचार असतो मुलाला जवळ घेतल्याबरोबर तिचा सर्व प्रकारचा क्षीण निघून जातो आणि ती ध्येयभान विसरून जाते आई आपल्या मुलाला प्रेमाने खाऊ देते त्याला थोपटते मग ते मूल तिच्या अंगा खांद्यावर चढते तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच मी सुद्धा संतांच्या पायाना लाडाने आणि कौतुकाने मिठी मारित आहे कोण्या पुण्या फळ आली आजी देखील पावली पैशिने ने नारायणा संती सांभाळली दिना कोण लाभ काळू दिनाजीचा मंगळू तुका म्हणी झाला लाभ सहज विठ्ठला आज माझे कोणते पुण्य फळाला आले आहे म्हणून मला ही पावले दृष्टीला पडलेली आहेत हे नारायणा मला हे काही कळत नाही पण या संतांनी मला सांभाळलेले आहे आजचा हा लाभदायक दिवस कसा शुभकारक झाला आहे तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठला मला आज हा लाभ फार मोठाच झाला आहे मानायची तू अपमान पावी अमंगळ सवे अभाग्याची एकाची अंगी दुजी वासू आशा पुढे नाशो सिद्ध करी आधी फळाशी कोठे पावू शके वासनेची भिके वरी चाली तुका म्हणी राजहंस ढोरा नावू काय तया घ्यावे अलंकाराची जो मनातून मान सन्मानाची इच्छा करतो त्याचा सर्वत्र अपमानच होत जातो आभागी जीवाला अशी अमंगल सवय जडलेली असते कोणत्याही एका गोष्टीच्या अंगभूत अशा दुसऱ्या विरुद्ध गोष्टीचा निवास असतो अशा ही अखेरीला नाश करते ही गोष्ट तर प्रसिद्ध आहे कितीही इच्छा केली तरी त्याप्रमाणे फळ आधीच कसे काय दिसू शकेल असे असले तरी वासना ही नेहमीच भीक मागणाऱ्याकडे धाव घेते तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या निर्बुद्ध जनावराला राजहंस जरी नाव दिले तरी त्या अलंकाराचे त्याला काही देणे घेणे नसते संसारापासून कैसे सोडे न कळे ऋषिकेशी काय जाणे सरी अधिक वाट पाही देश धडी केलू भक्ती भजन भाव यासी नाही ठावू चरणी तुझ्या अंतरलू मागे पुढे रिग न पुरेची पाहता अवघावघी वेष्टिलू आता माझी लाज राखे नारायणा ही न लिन याचकाशी करिता न कळी काही असतील गुण दोषू करी होळी संचिताची द्वारे मन धावे सैरी नागवे करी ताची काही हात पाय कानू लिंग स्थानू नेत्र घ्राणद्वारे पाही जया जैशी सोयू तया तैसे होयू क्षण एको स्थिर नाही करीती ताडा तुडी ऐशी यांची खोडी न चले माझे यास काही शरीर संबंधू पुत्र पत्नी बंधू धन लोभ मायावंतू जन लोक पाळो मैत्र हे सकळू सोयरी सज्जने बहुते नाना कर्मडाय करीते उपायू बुडावया घातू पाते तुका म्हणी हरी राखे भल त्यापरी परी आम्ही तुझे शरणागते हे भगवंता या संसारापासून माझी तू कशी काही सुटका करशील हे मला माहीत नाही असे का झाले हे सुद्धा कळत नाही काही करावे तर ते पुरेच होत नाही अधिकच वाढत राहते आणि या प्रश्नेने तर मी अगदी देशोधडीला लागलो आहे श्रीहरीविषयी भजन भक्ती असावी तर तिचा सुद्धा माझ्यामध्ये पत्ता नाही यामुळे तुझ्या चरणांपासून मी दुरावलो आहे आता मागे पुढे सरकून पाहण्यास सुद्धा जागा नाही या प्रपंच व्रतीने सर्व बाजूनी मी वेढून गेलो आहे हे नारायणा आता तूच माझी लाज राख मी हा हीन दीन असा याचक झालो आहे माझ्यामध्ये काही गुणदोष असतील जे काय आहेत ते सुद्धा मला कळत नाही जर दोष असतील तर त्यांची आणि संचित कर्माची तू पूर्णपणे होळी करून टाक माझे मन सर्व इंद्रियांच्या द्वारे विविध विषयांच्याकडे सैरा वैरा धावत जाते काही केल्या ते माझ्या ताब्यातच राहत नाही हात पाय कान लिंगस्थान डोळे नाक इत्यादी इंद्रियांच्या मार्गाने मन वाटेल तिकडे धाव घेते एक क्षणभर सुद्धा ते स्थिर राहत नाही या मनाने आणि इंद्रियांनी माझी फार ओढाताण केली आहे तीच यांची खोड आहे आणि या प्रकारापुढे माझे काही चालत नाही तुकाराम महाराज म्हणतात पुत्र पत्नी बंधू हे सर्व शरीर संबंधी धन लोभामुळे मायावंत झालेले लोक आणि त्यांचे पुढारी सर्व मित्र आणि सगळे सोयरे सोयरे धायरे सज्जन इत्यादी परिवार अनेक प्रकाराने घातक उपायांचे डाव रचित असतात मला बुडवण्याचा त्यांचा विचार असतो हे श्रीहरी मी तुला शरण आलो आहे कोणत्याही प्रकारचा उपाय कर आणि तू माझे पूर्णपणे रक्षण कर नाम घेता उठाउटी होय अशी तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी नामापुरते साधन नाही जे तू करशी अनेक काही अकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका श्रीहरीचे नाव घेतल्याबरोबर संसार भावनेचा संसार बंधनाचा नाश होतो संसाराची तुटी निर्माण होते संसाराविषयीचा भ्रम दूर होतो यासाठीच अशा प्रकारचा भाव तुम्ही तुमच्या पदरामध्ये पाडून घ्या म्हणजे विठ्ठलाच्या पायाशी तुमची मिठी पडेल नामासारखे इतर दुसरे कुठलेही साधन तू जर करू पाहशील तर असे कुठलेही साधन नाही तुकाराम महाराज म्हणतात हे लोक हो नामस्मरण केल्याशिवाय तुम्ही कदापि राहू नका असे मी तुम्हाला सर्वांना हाका मारून सांगत आहे प्राण समर्पिला आम्ही आता उशिरू का स्वामी माझी पिडावे उसने भारण मना यारुने झाला स्फोट जवळी पातलो निकटू तू का म्हणे सेवा कैसे बरे वाटे देवा हे देवा आम्ही आमचा प्राण तुम्हाला पूर्णपणे समर्पण केलेला आहे आणि आता कृपेविषयी तुम्ही उशीर का करता मी तुमची सेवा केली ते उसने आता तुम्ही फेडून टाका तुम्ही या माझ्या ऋणाचे ओझे मानू नका तुम्हाला हाका मारून मारून माझा घसा फुटायची वेळ आली आहे माझा कंठस्फोट झाला आहे त्यामुळेच मी तुमच्या अगदी जवळ येऊन भिडलो आहे तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या कृपेशिवाय तुमची सेवा मला कशी बरी वाटेल